समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय एकोणीसाव गाई व गोपाळांना दावानलातून वाचवणे ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव सांगतात एकदा खेळता बाळे गायी दूर तदा पहा तृणाच्या बहुलोभाने घन आरण्य पातल्या गायी शेळ्या तशा दूर अन्यची पातता उन्ही व्याकुळल्या तृष्णे तागाच्या वनी पातल्या। कृष्णाने बलरामाने पाहता पशुना तिथे शोधिता न त्या त्याना मुळीही दिसल्या कुठे सर्वस्व गायी त्या त्यांच्या खिन्न सर्वची जाहले गोक्षूर चिन्ह पाहोनी गेले शोधित ते पुढे शेवटी पाहिल्या गायी तागाच्या चुकल्या वनी कृष्णेने थकल्या सर्व व्याकुळ जाहल्या तशा कृष्णे गंभीर शब्दाने तया नाहाक मारिता ऐकता हर्षल्या गायी हुंकार दिधला तया श्रीकृष्ण ऐसा रव देई तेव्हा पेटो निदावानल काळ आला सवेची वारे सुटले असे की चराचराला अग्नि अग्निजाळी गोपाळ गायी बघता मनात अत्यंत झाले भयभीत सारे मृत्यू भयाने डरकाळल्या त्या श्रीकृष्ण रामासहि आर्त शब्दे प्रिय कृष्णा महावीरा बलरामा पराक्रमा चरणी पातलो आम्ही वाचवा आग जाळीही जयांचा सर्व तू कृष्णा तया नानच कष्टवी श्याम सुंदर धर्मज्ञ रक्षिसी तूची केवळ श्री शुकदेव सांगतात आपुल्या मित्र गोपांचे ऐकता दीन शब्द हे भगवान वदला कृष्ण नेत्र झाका न कुणी ऐकता वदले ठीक सर्वानी नेत्र झाकिले अग्नि सर्व पिला कृष्ण संकटा टाळिले असे उघडता चिते नेत्र बाळ गोपाळ सर्वते गायींच्या सहची होते भांडी रवनी पुन्हा विस्मयो जाहला सर्व संकटो टळले असे योग माया अशी कृष्णे दाविता बाळ गोपते चुकले समजो निया कृष्ण हा देवता असे सायंकाळी बलो कृष्ण वंशी नादात त्या व्रजी पातता बाळ गोपाळे दोघांची स्तुती गायली गोपिका विना कृष्ण क्षणतो युगतेशत वाटतो पातता कृष्ण दर्शनी मग्न जाहल्या इति भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणीसावा अध्याय हरिओम तत्सत कृष्णार्पणमस्तू